सकाळची प्रसन्न वेळ होती छत्रपती शिवाजी महाराज प्रतापगडावरून रायगडकडे निघाले होते सोबत सरसेनापती प्रतापराव गुजरही महाराजांसोबत होते पांढऱ्या शुभ्र घोड्यावर स्वार झालेले महाराज प्रसन्न दृष्टीनं सह्याद्रीच्या कुशीतलं ते हिरवगार स्वर्गीय सौंदर्य निहाळत होते सूर्य थोडासाच वर आला होता थंडीचे दिवस होते म्हणून हवेत अजूनही बराच गारवा होता घनदाट झाडी हलकसं धुकं आणि मधूनच येणारे पक्ष्यांचे विविध आवाज वातावरणात संगीत मैफल सजवत होते महाराजांसमोरचे रुबाबदार ढालाईत भालाईत निशानदार मोठ्या ऐटीत चालले होते महाराजांच्या आसपासच्या तिप्पाड अंगरक्षकांची करडी नजर आजूबाजूला फिरत होती सह्याद्रीच्या या सुंदर आणि मधोहोश वातावरणात घोड्यांची चाल थोडी मंदावणं साहजिकच होतं प्रतापराव गुजर महाराजांसोबत राजकारणाची चर्चा करीत होते आणि एका जागी आल्यानंतर त्यांनी दोन डोंगरांच्या कुशीत असणाऱ्या थोड्याशा टेकडावर वसलेल्या ए दूरवरच्या एका वाडीकडे बोट दाखवलं आणि ते म्हणाले महाराज ती कोरजाई वाडी साठ सत्तर घरांची वाडी आहे रामजी पांगेरा इथलाच रामजी पांगेरा हे नाव ऐकताच महाराज स्तब्ध झाले थोड्या गैवरल्या स्वरात ते म्हणाले प्रतापराव आपण जरा घटकाभर रामजीच्या घरी थांबून मग पुढे जाऊया प्रतापराव म्हणाले होय महाराज आणि प्रतापरावांनी एका स्वराला रामजी पांगिऱ्याच्या घरी महाराज येताय अशी वर्दी द्यायला पाठवलं विजेच्या वेगानं घोडेस्वार दौडत कोरजाई वाडीकडे गेला आणि मागोमाग संत गतीनं महाराज आणि सगळी सेनाही ही कोरजाईकडे वळाली चिमुकल्या कोरजाई करता हे सगळं नवलच होतं सगळं गाव ती सेना आणि महाराजांना पाहायला जमा झालं आणि महाराज कोरजाईवाडीमध्ये आले कोरजाईवाडीतल्या लोकांना जणू हर्षवायू झाला होता काय करावं हे कुणालाच काही सुचत नव्हतं काही जण राजांना मुद्रा घालत होते काही जण जमिनीवर लोटांगण घालत होते तर काही जण फक्त सर्व भान हरपून केवळ महाराजांच्या तेजस्वी चेहऱ्याकडे एकटक बघत होते लहान पोरं एकमेकांना बिलगून हसत खिदळत घोडे दाखवत होती आणि राजांना दाखवत होती महाराजही मोठ्या प्रसन्न हसऱ्या चेहऱ्यानं त्या गावकऱ्यांनी केलेलं आपलं स्वागत स्वीकारत होते महाराज रामजी पांगेरेंच्या घरी पोहोचले साध्या गवती छपराचंच पण अत्यंत टापटीप असं ते घर होतं शेणानं स्वच्छ सारवलेल्या घराच्या ओसरीवर महाराजांना बसण्यासाठी एक घोंगड टाकलेलं होतं साठ पासष्ट वर्षांचा वृद्ध मारुती पांगेरे आपले दोन्ही हात जोडून उभा होता महाराजांना पाहून त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले होते महाराज जवळ येताच मारुती महाराजांच्या पायावर पडला राजांनी त्याला उठवलं बाबा तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्यायचा आमच्या पायानंही पडायचं मारुती पांगेरेंनी आपले डोळे पुजले आज माझी जिंदगी धन्य झाली राजाचं देवासारखं पाय गरिबाच्या झोपडीला लागलं महाराज घोंगडीवर बसले काही क्षण शांततेत गेल्यानंतर महाराज म्हणाले रामजी माझा वाघ होता राजांचा आवाज भरलेला होता रामजीचं नाव आपल्या लेकाचं नाव राजाच्या तोंडून ऐकताच मारुतीचा संयम कोसळला आणि तो ढसढसा रडू लागला राजांचेही डोळे पाणावले त्यांच्या डोळ्यासमोर रामजी उभा राहिला रामजी पांगेरा सह्याद्रीच्या कुशीतला सह्याद्रीच्या कातळासारखा मजबूत असा स्वराज्याचा चिरा होता सावळ्या पेदार रामजीला भीती काय असते हे माहीतच नव्हतं दोन्ही हातात दोन साडेचार फुटी वजनी धोप घेऊन रामजी सरळ पुढे जायचा दोन्ही धोप गरगरा फिरवणाऱ्या रामजीच्या जवळपास फिरकण्याची सुद्धा दुश्मनाची हिंमत नसायची आपल्या कसबावर विश्वास असणारा रामजी सरळ दुश्मनाच्या फौजेत घुसून लढायचा रामजी ढालीचा वापर जवळपास कधी करतच नव्हता दोन्ही हातात दोन वजनी धोप घेऊन भिंगरीसारखा गरागरा फिरणारा रामजी एकदा मैदानात उतरला म्हणजे दुश्मनाचे पाच पंचवीस मुर्दे पाच मिनिटात पडलेच म्हणून समजा विजेचा वेग आणि वाघाची छाती या सह्याद्रीच्या कपारीतल्या मावळी वाघाकडे होती प्रतापगडच्या अफजल खानाच्या वधावेळी जावळीच्या खोऱ्यात महाराजांनी त्याला त्याच्या छोट्या सोबत सरळ खानाच्या फौजेवर हल्ला करण्याची महत्वाची कामगिरी सोपवली होती हा पठ्ठ्या अगदी विजेसारखा अफजल खानाच्या फौजेवर कोसळला शे दोनशे लोकांना मारून त्यानं खानाचे दोन हजार घोडे पकडून आणले होते सोळाशे सत्तरच्या आसपास बागलान मुलकात महाराजांनी मुघलांचे साल्लेर मुल्लेर कन्हेर इत्यादी अनेक किल्ले जिंकले स्वराज्याच्या उत्तर सीमेवर असणाऱ्या कन्हेरगडावर किल्लेदार म्हणून रामजीची नेमणूक केली गेली होती हजार मावळा त्याच्या सोबत होता महाराजांनी दुसऱ्यांदा सुरत लुटली कारंज लुटलं ह्यामुळंच औरंगजेब संतापानं उभा जळत होता त्यानं गुजरातचा सुभेदार बहादूर खान कोकलताशला बुरहानपूरचा सुभेदार दिलेर खानला दख्खनचा सुभेदार इकलास खान आणि बेहलोल खानला कडक पत्र लिहून एकाच वेळी सगळ्यांनी स्वराज्यावर आक्रमण करायचं असा आदेश दिला होता बुरहानपूरचा सुभेदार दिलेर खान हा त्यातल्या त्यात सगळ्यात खतरनाक चतुर आणि क्रूर दुश्मन होता दिलेर खान धाडसी होता पस्तीस हजारांची उमदी पठाणी फौज घेऊन बाणाच्या वेगानं दिलेर खान स्वराज्याकडे निघाला त्यानं बाकीच्या सुभेदारांशी संगनमत करून स्वराज्याच्या सीमेवरल्या साल्लेरीच्या किल्ल्याला वेढा घालण्यासाठी आपल्या फौजेपैकी बरीचशी फौज पाठवली आणि स्वतः बारा हजार उमदे पठाण घेऊन कन्हेरगडाकडे निघाला कन्हेरगडावर फक्त हजारच मावळे आहे आणि गडाची तटबंदी काही फारशी मजबूत नाही ही खबर त्याला लागली होती हा किल्ला आपण अगदी सहज ताब्यात घेऊ असा त्याचा विश्वास होता दिलेर खानानं आपली मोहीम अगदी गुप्त ठेवली होती स्वराज्याचा जासूस दौडत दौडत कन्हेरगडावर आला धापा टाकत त्यानं दिलेर खान येत असल्याची बातमी दिली रामजीनं दिलेर खानाचं नाव ऐकलं मात्र आणि त्याच्या मुठी रागानं वळल्या गेल्या दिलेर खान त्याच्या क्रूरतेबद्दल सगळीकडे प्रसिद्ध होता दुश्मनाच्या प्रत्येक गावात जाऊन नऊ वर्षाच्या वरच्या प्रत्येक पुरुषाची कत्तल करायची गायी गुरे आणि स्त्रिया ओढून न्यायच्या बलात्कार करायचे धान्य पैसा अडका लुटायचा आणि संपूर्ण गावाला आग लावून द्यायची उभं पीकहीच कापून न्यायचं आणि त्याला आग लावायची असा त्याचा शिरस्ता होता पुरंदरच्या वेढ्याच्या वेळी दिलेर खानानं आसपासच्या प्रदेशात आतोनात कत्तली आणि अनन्वित अत्याचार केले होते रामजीचा साथीदार चिंतेत पडला होता त्यानं रामजीला विचारलं सरदार काय करायचं पठाणांची बारा हजारांची फौज आहे सोबत हलक्या थोपा आणि बंदुका बी आहे आपली तटबंदी एवढी मजबूत नाही तरी बी आपण त्याला डगमगायचं नाही अख्खं वर्षभर पुरल इतका गोटा हाय शर्तीनं गड लढू आपण काय कमी पडणार नाही तो काय बी वाकड करू शकणार नाही यावर रामजी म्हणाला अरे गडावरच्या सैनिकांना काय होणार नाही पण इथल्या रयतेचं काय तो दिलेर हैवान हाय सगळ्या बाप्यांची मुंडकी छाटतो आया बहिणींची आबरू लुटतो कसाही हाय गाय गुर वासर सगळी आपण वडून नेतो गोरगरीबाची घरदार लुटून त्यांना आगी लावून देतो उभं पीक जाळतो अर आपण भी शेतकऱ्याची पोर आणि ह्या गडाच्या आजूबाजूचे सगळे आपलेच भाव हाय आपल्याच आया बहिणींना हे पठाण वडून नेत्याल त्यांच्यावर अत्याचार करत्याल आपण जर स्वस्त बसलो तर आपल्या भावांचे मुंडके तोडून हे त्याचे डोंगर रस्त्याल नाही नाही नाही मी हे घडू देणार नाही या दिलेरला आडता घालणार मी त्या दिलेरचा पाय मोडणार रामजीचा इरादा ऐकून गडावरचा एक अधिकारी धास्तावला तो म्हणाला सरदार गनीम लई मोठा हाय अशावेळी गडाखाली उतरून खुल्या मैदानात लढायचं म्हणजे आपणहून मरण घ्यायचं रामजी उसळला मग मग काय आपण गडावर बसून दिलेर खानानं आपल्या भावाची कापलेली मुंडकी पाहायची आया बहिणीच्या किंकळ्या ऐकायच्या आणि घरदार पिका पाण्याची राख रांगोळी बघायची वडून नेलेल्या गायगुराचा हंबळा ऐकायचा असं करण्या अगोदर त्या दिलेरला माझा मुर्दा पावा लागल मी जित्ता हाय तोवर हे घडूच देणार नाही कुणी येत असेल तर चला माझ्यासोबत नाहीतर एकटाच जाईन खुल्या मैदानात त्या दिलेरला अंगावं घेईन कोण येतं माया संघ कोण येतं माया संघ सांगा आणि आश्चर्य म्हणजे हा हा म्हणता सगळेच्या सगळे हजार मावळे मरायला तयार झाले गडाखाली उतरून खुल्या मैदानात दिलेरशी भिडायला तयार झाले रामजीनं हजार मावळ्यांपैकी चारशे मावळे गडावरच ठेवले आणि सहाशे मैदानांना घेऊन तो गडाखाली उतरू लागला या सहाशे मावळ्यांनी मनात आणलं असतं तर स्वतःचा जीव वाचून गडावर शांत बसू शकले असते पण आपण मरणार हे माहीत असूनही शेतकरी आया बहिणी गाईगुरं आणि पिकांच्या रक्षणासाठी ते खाली उतरत होते रामजीनं आपल्या दोन्ही हातांमध्ये दोन धारधार साडेचार फुटी वजनी धोप हाती घेतले बाकीचे मावळेही धोप विटा भाले आणि धनुष्यबाण घेऊन लढाईला सज्ज होते तेवढ्यात दिलेर खान आला पाच सहाशे मावळे आपल्या उमद्या फौजेशी टक्कर देतील आणि तेही खुल्या मैदानात हे त्याच्या कल्पनेतही नव्हतं त्यानं तोंडाचा आव असला त्याला बद्दल फार कौतुक वाटलं तो म्हणाला रामजी तू बडा जाबाज और बेखौफ बंदा है क्या मिलता है रे शिवाजी से तुझे तू मेरी तरफ आजा तुझे मैं बड़ी मनसब दूंगा जागीर दूंगा दिलेर खा उम्दा लोगों का अच्छा ख्याल रखता है दिलेर खा रहम दिल है छोड़ दे शिवाजी की बंदगी रामजी पचकन थुंकला अरे जा कुत्र्या आया बहिणीची इज्जत लुटणारा हैवान तू गोरगरिबाची घरं लुटून त्यांना आगी लावणारा सैतान तू अरे शिवाजी राजाच्या नखाजी बी लायकी हाय का तुझी ये आता तुला माझा इंगा दाखवतो त्यावर दिलेर खान हसला अफसोस हमें हमेशा अफसोस रहेगा कि तुझ जैसे जांबाज सिपाही को हमें मारना पडा बेमौत मारा जाएगा यलगार आणि दिलेर खानानं हात उंचावून इशारा दिला दिन दिन करत पठाणी फौज वेगानं पुढे आली हर हर महादेव करत बेभान मावळे ही पुढे आले रामजी भिंगरी सारखा गरगरा फिरत होता मावळे दात ओट खाऊन तलवारी भाले विटा आणि दांडपट्टे फिरवत होते पठाण बाणांचा मारा करत होते बंदुकींचा बार काढत होते त्या बाणांच्या मारांमुळे आणि बंदुकींच्या बारांमुळं काही मावळेही पडत होते पण मावळ्यांचा दडाका मात्र प्रचंड होता गाजरमुळीसारखे पठाण मराठ्यांसमोर चराचरा कापले जात होते जीवावरच उदार झालेल्या मावळ्यांच्या जोशापुढे पठाण ढिल्ले पडत होते माग माग हटत होते पठाणांच्या प्रेतांचा तर खचच पडलेला होता बाणांच्या पावसाला आणि बंदुकींच्या छऱ्यांना मावळे छातीवर झेलत होते मावळे घामानं आणि रक्तानं चिंब भिजलेले होते रामजी तर बेभान झाला होता लांब सडक वजनी धोप घेऊन भिंगरी सारखा गरगरा फिरत होता पठाणांची मुंडकी उडत होता रामजीनं आपल्या डोक्यावरचं मुंड असं फेकून दिलं होतं अंगावरचे सगळे कपडे टरटरा फाडून काढले उघडा रामजी रक्तानं हावून लालबुंद झालेला होता घामाच्या धारा वाहत होत्या त्याची रामजीला बिलकुल परवा नव्हती मोठमोठ्यानं किंचाळत दोन्ही धोप पिरवत तो थैमान घालत होता रामजीच्या भिंगरी भिंगरीसमोर जाण्याचीही कुणाची हिंमत नव्हती पठाणांचे मुर्दे पटापट पडत होते पन्नास साठ पठाणांनी रामजीला घेरलेलं होतं पण रामजी समोर त्यांचं काहीच चालत नव्हतं रामजीनं किती पठाण कापले त्याचा काही हिशोबच नव्हता ये इन्सान ही शैतान है असं पठाण ओरडत होते घाबरत होते तेवढ्यात तीन चार बंदूकबाजांनी नेम धरून रामजीवर बार काढले आणि शे दीडशे पठाणांचे मुर्दे पाडणारी ती भिंगरी थांबली रामजी पडल्यानंतर आता मावळे माघार घेतील असं दिलेर खानाला वाटलं होतं पण नाही आणखी तीन चार मावळे दोन्ही हातात दोन घे घेऊन पुढे आले आणि त्यांच्या भिंगऱ्या सुरू झाल्या काही जाबाज मावळ्यांनी रामजीचं प्रेत उचलून गडावर पळवत नेलं रामजीच्या मृत्यूनंतर उरलेले मावळे आणखीनच खवळले आणि दुप्पट ऊर्जेने ते पठाणांवर तुटून पडले आणि आश्चर्य म्हणजे दिलेर खानाचं निशाण पडलं पठाण मैदान सोडून पळाले दिलेर खानाला माघार घ्यावी लागली या भयंकर तांडवात सुमारे चारशे मावळे पडले होते तर बाराशे ते पंधराशे पठाणही कत्तल झाले होते आणि ह्या युद्धात समाविष्ट झालेला जवळपास प्रत्येकजण जखमी झाला होता महाराजांनी मारुतीचं सांत्वन केलं घरात रामजीची विधवा बायको दहा बारा वर्षांचा छोटा मुलगा आणि रामजीचा लहान भाऊ रुपाजी पांगेरेही होता राजांनी एक सोन्याच्या मोरांची छोटी तैली मारुतीला दिली पण तेवढ्यात रुपाजी पुढे आला महाराज आम्हाला इनाम नग सरकारातून अगोदरच बैल शेतजमीन आणि मदत मिळाली आणखी काहीच नग महाराज काही द्यायचंच असल तर मला रामजीच्या जागी घ्या महाराज तब्दत झाले होते रुपाजी तुमच्या हिमतीचा आम्हाला अभिमान आहे पण तुम्ही एकटेच ह्या घरातले करते आहात आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांची तुम्ही म्हातारपणाची काठी आहात तुमच्या वहिनींचा आणि पुतण्याचा आधार आहात तुम्हालाही आम्ही भरती करून घेतलं आणि तुमचं काही बरे वाईट झालं तर तुमचे आईवडील आम्हाला स्वार्थी म्हणतील आम्हाला कधीच माफ करणार नाही नकारूपाजी तुम्ही इथंच राहून शेती करा शेती सुद्धा स्वराज्याची सेवा आहे यावर मारुती उसळला राजा तुम्ही देव आमचं अव मोठ्या रामजीचं सोनं झालं तसं धाकल्या रुपाजीचं बाई झालं तर काय सुदीक बी वाटणार नाही मला राजा तुम्ही म्हणसाल तर मी बी या वयात तलवार घेऊन झुंज देईन हे पांगेऱ्याचं रक्त हाय तुम्ही बिनधास रुपाजीला घेऊन जावा आणि मला बी घेतलं तर मी बी येईन स्वराज्याला आमचं बी हातभार लागू द्या राज आम्हाला हे पैसं नग महाराजांनी स्मितहास्य केलं ते म्हणाले रुपाजी या मोहरा घेऊन तू तुझ्या घराची शेतीची पूर्ण व्यवस्था लाव आणि आठ दिवसात रायगडला हजर हो आजपासून तू स्वराज्याचा शिलेदार आहेस मित्रांनो मोगरा फुलला मोगरा फुलला फुले वेचिता बहरू कळियांसी आला ह्या संत ज्ञानेश्वरांच्या उक्तीनुसार रामजीसारख्या स्वराज्याच्या फुलांनी आपलं आयुष्य वेचून सुगंध उधळला होता त्या रुपाजी सारख्या कळ्याही आता स्वराज्य वृक्षावर फुलत होत्या आणि स्वराज्य वृक्षाचा मोगरा जोमानं बहरत होता मित्रांनो अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला भेट द्या आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आपले खूप खूप धन्यवाद